हाती होऊन दावी बेना करीती लेकीच्या धारणा ऐसे धर्म झाले कळी पुण्यरंक पापबळी सांडिली आचारू द्विज चहाडू झाले चोरू टिळे लपविती पातळी लेते विजारा कातडी बैसुनिया तक्ता अन्य पिडिती लोका मुद बख लिहिणे तेल तुपावरी जिने नीचाचे चाकरू सुकलिया खाती मारू राजा प्रजा पिढी क्षेत्री दूषिताशी तोडी दिकू हे तो सहज नीच लोकू अवघे बाह्य रंगू हात हिरवे वरी सोंगू तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा लग्नाला उपवर झालेली मुलगी दुसऱ्याच देताना लोक तिच्याबद्दल हातामध्ये सुवर्णाची नाणी घेतात आणि तिचा भाव ठरवतात या कलियुगामध्ये सर्व काही धर्म उलटे बनलेले आहेत जे पुण्यवान आहेत ते गरीब बनले असून पापी बलिष्ठ झालेले आहेत सर्वांनी आपापले आचार सोडून दिलेले आहेत ब्राह्मणांनी आपला धर्म सोडून दिलेला आहे आणि ते चहाडखोर आणि चोर बनलेले आहेत आपले टिळे आणि पंचांग लपून सोडून देऊन ते कातिऱ्याची विचार घालू लागले आहेत न्यायाच्या किंवा राजाच्या सिंहासनावर बसतात आणि अन्नाशिवाय प्रजेस पीडा देत राहतात स्वयंपाकगृहामध्ये राहून साधा जमा खर्च लिहितात आणि तेल तुपाचा हिशेब करून कसे तरी जिने जगत राहतात जर का नीच माणसाचे चाकर झाले तर त्या वरिष्ठाकडून त्यांना वारंवार मार बसतोच राजे लोक प्रजेला पीडा देतात आणि जमीनदार गरिबाला फार तोडून बोलतात ब्राह्मण क्षत्रियांची ही दशा मग वैश्य शूद्रांची काय वर्णन करावी ते सहजच आणखी खालच्या अवस्थेला गेलेले आहेत आत बाहेर सर्वत्र बाह्य रंगाचा मात्र देखावा सर्वजण करत आहेत मात्र आतमध्ये हिरवे कच्चेच आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही झोपला आहात काय ही समाजाची कशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून या समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही ताबडतोब धावून या साळंकृत कन्यादान करिता पृथ्वी समान परिते नकडे या मुढा येईल कळो भोगपुडा आचरता कर्म भरे पोट राही धर्म सत्या साही ऐसे पाही अन्न अन्नमान धनु हे तो प्रारब्धा अधिन तुका म्हणे सोसू दुःख आता पुढे नासू सालंकृत कन्यादान केले की ते कन्यादान पृथ्वीच्या दानाप्रमाणे होत असते पण ते ह्या मूर्खांना कसे काही समजत नाही मात्र यांना याचे पुढे फळ भोगावे लागेल हे मात्र नक्की ज्याचे त्याने आपले विहित कर्म केले की पोट भरून आनंद होईल एवढा मोठा धर्म होतो सत्याला देवाचे नेहमी साह्यच असते तुम्ही सत्यानं वागायला सुरुवात तरी करा आणि सत्यानं वागल्यानंतर तुम्हाला त्याचा निश्चितपणाने अनुभव येईल अन्न मान आणि धन या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात तुकाराम महाराज म्हणतात कुठल्याही गोष्टीचा हव्यास जर तू धरलास तर पुढे खचितच त्याचा नाश होऊ शकतो आता सुख वाटले तरी पुढे मात्र नाशच असतो म्हणून हव्याच नसावा दिवट्या वाद्ये लावणी खाणे करुणी मंडन दिली हाती नवराने नवरी घरा पूजन वरा पाद्याचे गौरविली विहीन व्याही घडिले काही ठेवू नका करू द्यावे नावे बरे ठाईचे कारे नकळेची वराडियांची लागे पाठी जैशी उटिका तेली तुका म्हणी जोडीला थुंका पुढे नरका सामग्री लग्न समारंभामध्ये घरामध्ये दिवे लावतात वाद्य वाजवतात आणि पकवानाचे भोजन करून अलंकाराने नटून थटून नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या हातामध्ये देतात मग नवरा तिला मोठ्या थाटामाटाने आपल्या घरी घेऊन जातो नवऱ्याच्या पायाची यावेळी पूजन वगैरे अनेक गोष्टी केल्या जातात व्याह्याला आणि विहिणीला पोशाख वगैरे देऊन त्यांचा फार मोठा गौरव केला जातो जर काही कमी जास्त समारंभात जर घडून आलं असेल तर मनामध्ये ठेवू नका असे सांगितले जाते नवऱ्याचे नाणे वगैरे जे काही असेल ते यथासांग पार पाडले जाते आणि या सर्वांच्या मुळाशी असणारी समजुतीची गोष्ट लोकांना कशी कळत नाही जशी तेलामध्ये उठिका झिरून जाते त्याप्रमाणे ही विहीन भांडगोरपणे आणि वराड्यांच्या पाठीमागे लागते उठीची जी द्रव्य असतात ती जशी तेलामध्ये मुरून जातात तसे हे लोक एकमेकांच्या ध्यानामध्ये बुडून जातात पण मुख्य गोष्ट मुलीचा पैसा घेऊ नये हे मात्र कुणाला समजत नाही अशा या तुमच्या कर्मामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या तोंडावर थुंकण्याचे आणि पुढे मिळणाऱ्या नरकाचे मात्र साधन तुम्ही करून ठेवलेले आहे ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि काही पाप केले ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सुन्याचे नरमांस खादली भारी हाका मारी म्हणून अवघे पाप केले तेने जेने सोने अभिळाशिले उच्चारिता मजते पापू जिव्हे कापू सुटतसे तुका म्हणे कोरान रांडू बेटा भांड मागे नाका ज्याने ब्रह्मात्या केली ज्याने गायी मारल्या आणखी काही पापे त्याने केली ज्याने आपली कन्या विकली त्या कुत्र्याची कीर्ती नीटपणे ऐका या आधम नराने आपल्या मुलीच्या लग्नात पैसा घेऊन नरमांस खाल्ल्याचे व कुंटनखाना चालवून पैसे मिळवण्याचे पाप केलेले आहे म्हणून तर त्याच्या नावाने हाका मारतो आहे जगामधील सर्व पापे त्यांनी केलेले आहेत असे समजावे कारण त्यांनी आपल्या मुलीला विकून सोन्याची अभिलाषा धारण केलेली असते त्याचे पाप उच्चारता नाही माझ्या जीवेचा थरकाप होऊन जात आहे तुकाराम महाराज म्हणतात मुलीचे द्रव्य घेणार तिचा बाप हा भांडखोर आणि आई रांड भिक्षा का मागेणार याचा कोणी करी पक्ष हो, तोही त्याशी समतुल्य हुकासाठी हो. पावी दुःखाचा विभाग हो, पूर्वजाशी लाग निरय दंडी ऐकी राजा न करी दंडू जरिया लंडो दुष्टाशी तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपाना समानू कन्याची विक्री करून जे पैसे मिळवणारे असतील त्यांची बाजू घेऊन त्यांच्या बाजूने जे बोलतील ते सुद्धा त्याच गुन्हेगारासारखे पात्र आहेत असे समजावे त्याची बाजू घेतल्याने त्याला फुकट दुःख मात्र भोगावे लागते आणि तो स्वतःच्या पूर्वजांनाही नरकाच्या शिक्षेस पाठवतो तो राजा अशा दुष्टांना दंड का बरे करीत नाही तो अन्न खात असला तरी त्याचे ते सेवन आहे असे समजावे कपट काही एक नेने भुलवा याचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण गाऊ नेने जटाबुटी चमत्कार उठाउठी नाही शिष्य शाखा पुन्हा नाही शिष्य शाखा सांगो वाया लोका नव्हे मठपती नाही चाऊ रांची वृत्ती नाही देवार्चनू असे मांडिले दुकानू नाही वेताळ प्रसन्नू काही सांगू खाना खुनू नव्हे पुराणिकू करणे सांगणे आणिकू नाही जाळीत म्हणदी उदो म्हणोनी आनंदी नेने वाद घटपटा करिता पंडितो करंटा नाही हालवित माळू भोवते मिळवणे गबाळू आगमीचे नेने कुडे स्तंभन मोहनो उच्चाटने नोहे त्यांच्या ऐसा तुका निरैवासी पिसा हे प्रभू देवा लोक माझ्या नादी लागतील अशा प्रकारचे काहीतरी कपट करण्याचे मला माहीत नाही असला प्रकार मी जाणत नाही केवळ तुमचे नामसंकीर्तन करतो आणि उत्तम असे तुमचे गुणगान सदोतीत गात राहतो लोकांना जडीबुटीचे किंवा योगसिद्धीचे चमत्कार दाखवण्याचे मला माहीत नाही माझी कुठेही शिष्यशाखा नाही तसेच माझी आयाचीच वृत्ती असते असेही मी लोकांना सांगत नाही मी कुठला मठपती नाही किंवा एखादा इनामदार किंवा वतनदारही नाही माझ्या घरामध्ये देवदेवता अर्चनही नाही किंवा मोठा देवारा आणि देवाच्या उपकरणांचे कासारासारखे दुकानही मी मांडलेले नाही मला एखादा वेताळ प्रसन्न झालेला नाही की ज्यामुळे लोकांच्या मनातील किंवा भूत भविष्य सांगता येईल लोकांना सांगायचे एक आणि करायचे मात्र भलतेच असा मी दांभिक पुराणिकही नाही सदानंदाचा येळकोट करीत मी पोत जाईत बसलेलो नाही किंवा डोक्यावर भरती उदानी घेऊन गुगळही मी जाळत नाही हरिभक्तीशिवाय काटापटांचा वाद करण्याचीही मला माहिती नाही आणि भक्ती न करता कोरडा वाद करणारा करंटा पंडित सुद्धा मी नाही आपल्या सभोवती भोळे बाबडे लोक जमून माळ हलवून जप करीत बसल्याचे नाटक मला करता येत नाही तामस आगम ग्रंथामध्ये सांगितलेले स्तंभन मोहन उच्चाटन इत्यादी प्रकारचे अभिचार कर्मे सुद्धा मला माहिती नाहीत तुकाराम महाराज म्हणतात वरील प्रकार करणारे लोक देहांती नरकाला जातात म्हणून मी त्यांच्यासारखा हरिभक्ती सोडून भलतेच काहीतरी करीत बसणारा मूर्ख माणूस नाही रडोनिया मानू कोण मागता भूषणो देवी दिली तरी गोडू राहे रुची आणि कोडू लाविता लावणी विके भिके के जादानी तुका म्हणे धीरा वीन कैसा होतो हिरा मी मोठा साधू आहे मोठा विद्वान आहे मला मान द्या असे लोकांजवळ रडून आक्रस्तावेपणा करून मान मागितला तर त्यात मोठे भूषण ते कसले आले देवाने जे दिले असेल तेच गोड मानून घ्यावे त्यातच समाधान असावे आणि समाधानी वृत्तीने राहण्यातच लोकातही आदर राहतो शेतामध्ये पेरणी केल्याबरोबर तो माल पिकून लगेच त्या मालाला विकायला घेऊन जाणे किंवा एखाद्या भिकाऱ्याला दान करणे हे कसं शक्य आहे त्यासाठी काही वेळ जावाच लागतो तुकाराम महाराज म्हणतात दीर्घकाल हरिभक्ती आणि धर्माचरण करण्याचे सात्विक धैर्य असल्याशिवाय हिऱ्यासारखे मूल्य कसे काय प्राप्त होईल म्हणजेच उतावळीपणाने मोठेपणा प्राप्त होत नसतो पूजा एकासनी आसनी आसनो बैसतागमन मातेशी ते सांगतो ते धर्मनीतीचा संकेतो सावधान हित व्हावे तरी संता ठाया ठाव पूजनाची इच्छा जीवनीच वळसा सापडला तुका म्हणे का एकी वरासनू दुजे तेथे भिन्न शोभते गुरु संत यती इत्यादी पूज्य व्यक्ती ज्या आसनावर बसतात त्याच आसनावर किंवा त्यांच्या बरोबरीला आसन घालून बसले म्हणजे मातेशी गमन करण्याचे पाप त्याला प्राप्त होते मी हा धर्म धर्मनितींचा सिद्धांत सांगतोय तुम्हाला आपले हित व्हावे असे जर वाटत असेल तर हा सिद्धांत सावधपणाने ऐका ज्या ठिकाणी संतांची पूजा होते त्या ठिकाणी आपली पूजा व्हावी त्यांच्या इतकाच आपलाही सत्कार व्हावा आपलाही मान व्हावा अशी एखाद्या अनधिकाऱ्याने जर अपेक्षा केली तर तो भव नदीच्या भोवऱ्यामध्ये सापडला म्हणून समजावी तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी अनधिकारी असेल आपल्याला संतांच्या बरोबरीचे स्थान असावे अशा इच्छेने श्रेष्ठ आसनावर एकदम जाऊन बसण्याचा जर तो उतावीळपणा करीत असेल तर त्याचे ते तसे करणे विचित्रपणाचे आणि न शोभणारे आहे जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी ऐशी यधमाची आती लोपी सोने खाय माती गुदद्वारा वाटी मिष्टान्नाचा नरक लोटी विंचू लाभे विनू तुका म्हणे वाहे शिनू माणसं कशी विचित्र वागतात याचं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अत्यंत चांगलं उदाहरण दिले ते म्हणतात की पूर्वी कुणाची तरी तो ज्या मुखाने स्तुती करत असतो त्याच मुखाचा वापर करून परत त्याचीच तो निंदा करीत राहतो हे नीच जातीचे लक्ष नाही आपल्या जवळचे सोने लपवून ठेवतो आणि माती खातो वस्तुस्थितीने श्रीमंत असूनही लोकांमध्ये दैन्य दाखवत फिरतो मुखावाटे मिष्टान्न खाल्ले जाते पण गुदावाटे त्याच मिष्टानाची विष्ठा होऊन बाहेर पडते तुकाराम महाराज म्हणतात काही सुद्धा फायदा नसताना विंचो आपल्या नांगीमध्ये विषाचा साठा वाढवीत राहतो त्याचप्रमाणे या अधम माणसांचेही वर्तन असते अधमाची आरी रंग पतंगाचे परी वीतीन लाविता क्षणो मोल जायो वायाविनो सर्पाचिया परी विषे भरला कल्हारी तुका म्हणे देवा मजझनी ऐसे दावा अधम माणसाचे प्रेम हे पतंगाच्या रंगाप्रमाणे तात्पुरती असते क्षणभंगूर असते एका क्षणामध्ये ते विठून जाते आणि त्याची किंमत शून्य होऊन जाते याच्या हृदय कमळामध्ये सर्पाप्रमाणे विष नेहमी भरलेले असते तुकाराम महाराज म्हणतात देवा असला हा आधम मला कधी सुद्धा दाखवू नकोस माझ्या नजरेला सुद्धा पडू देऊ नकोस अनेकांची स्तुती या महाब्रह्म हत्या का वाचुनी त्या पांडुरंग आम्हा विष्णुदासा एकविध भाऊ न म्हणो या देव अनेकासी शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मजू आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील एका पांडुरंगाशिवाय इतराची स्तुती करणे म्हणजे आम्हाला ब्रह्महत्या केल्यासारखे आहे कारण आम्हा हरिभक्तांची एकनिष्ठ अशी भक्ती असते त्यामुळे आम्ही पांडुरंगाशिवाय इतरास देव मानणार नाही जर मी या वचनाला बदलेन तर माझ्या जिभेचे शतशा तुकडे होऊन जातील तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाशिवाय माझ्या मनामध्ये इतरांचा संकल्प जर असेल तर माझ्या हातून सर्वच्या सर्व पापे घडल्यासारखे होऊन जाईल कान नेल्याची धनी पीते गंगा नवे उनी माझे मनोरथ सिद्धी पाव वावे कृपानिधी तू तू उदाराचा राणा माझी अल्पची वासना कृपा दृष्टी पाही तुका म्हणे होई साही गंगेचे पाणी प्याल्यानंतर तहानिल्याची तहान तृप्त होते शांत होते पण त्यामुळे गंगेचे पाणी थोडे सुद्धा कमी होत नाही त्याप्रमाणेच हे कृपानिधी देवा माझे मनोरथ सिद्धीला न्यावेत त्यामुळे तुमच्या ऐश्वर्यामध्ये अजिबात कमीपणा येणार नाही देवा तू उदारांचा राजा आहेस आणि तुझ्या अवधार्याच्या मानाने माझी छोटीशी इच्छा तर फारच अल्प आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे परमेश्वरा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा आणि माझ्या एकनिष्ठ भक्तीच्या मार्गामध्ये मला नेहमी सहाय्य कर संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाश्री अतिथासी गाळी देवा नैवेद्यासी पोळी तुका म्हणे देवा साडन भेदकाची सेवा घरामध्ये मोठ्या थाटाने देवपूजा चालू असताना दारामध्ये जर संत आले आणि त्या संतांचा जर सत्कार घडला नाही तर तो अधर्म करतो अशा वेळी देवाला भक्तिभावाने पुष्प वाहिली तरी ती दगडांच्या वर्षवाप्रमाणे देवाचही वाटू शकतात दाराशी अतिथी आला असताना त्याला घालवून देतो किंवा शिव्या देतो आणि देवाला नैवेद्य म्हणून पूर्णाची पोळी दाखवतो हाही अधर्मच होय तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या भेदबुद्धीने केलेली देवाची सेवा ही सेवा नसून एक प्रकारची माराची शिक्षाच आहे करणे ते देवा हेची एक पावे सेवा अवघे घडे येणे सांगू भक्त देवाचे ते अंगू हेची एक वर्म काय बोलिलो तो धर्म तू का म्हणे खरे खरे त्रिवाचा उत्तरे मनुष्याने तीच सेवा करावी आणि तीच एक सेवा देवाला आवडते आणि प्राप्त होते ते अशी की भक्त हे देवाचे अंग आहेत आणि म्हणून देव आणि भक्त यांच्यामध्ये अभेद आहे त्यामुळे देवाप्रमाणेच भक्तांचीही पूजा करावी आणि अशा प्रकारे केलेली भक्ताची पूजा देवाला फार आवडते आणि ती देवाला जाऊन पोहोचते इतकेच नाही तर भक्ताची पूजा करण्याने यज्ञ यागादी कर्मे सुद्धा यथासांग होतात जो काही शास्त्रामध्ये धर्म म्हणून सांगितलेला आहे त्याचेही वर्म हेच आहे तुकाराम महाराज म्हणतात वर जे सांगितले तेच निश्चित खरे आहे असे मी त्रिवारपणे सांगतोय मागे नेनपणे घडले ते क्षमा आता देतो शिमा करुणिया पर नारीची जया घडील गमनू दावितो वदन जननिरतू उपदेशावरी मन नाही हाती तो आम्हा पुढती पाहुणे तुका म्हणी साक्षी असू द्यावी म्हणून घातली ते आन पाळावया तुकाराम महाराज लोकांना सांगतात की हे लोक हो जर तुमच्याकडून अज्ञानपणाने परस्त्री गमनासारखा अधर्म घडला असेल आणि आता तुम्हाला त्याचा पश्चाताप वाटत असेल आणि तुम्ही भक्ती मार्गाचा जर स्वीकार केला असेल तर तुमच्या त्या दुष्कृत्याबद्दल आम्ही तुमच्यावर क्षमापूर्वक अनुग्रह करतो परंतु यापुढे मात्र तुम्ही कसे वागावे यासंबंधी मर्यादा घालून देतो ज्यास परस्त्रीचे गमन घडले आणि तो जर आम्हाला तोड दाखवित असेल तर तो केवळ पुरस्त्री रथ नसून मात्र रथ आहे असे समजावे उपदेश केल्यानंतरही मन ज्याच्या हातामध्ये राहत नाही त्याचे आम्ही तोंड सुद्धा पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जी तुम्हाला अधर्म न करण्याविषयी शपथ घातली आहे तिचे पालन करण्यासाठी तुम्ही आपल्या मनालाच साक्षी ठेवा हानिकाच्या घाते ज्यांची निवतील चित्ते ती ओळखावी पापी निरवयासी खोपी जो कान पसरोनी हैके वदे दुष्टवाणी तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा दुसऱ्याचे नुकसान झाल्याने ज्याच्या मनाला बरे वाटतं तो पापी असतो ज्याला निष्कारण आणि लवकर राग येतो तो पुढे नरकवासी होणार यात संशय नसतो जो कान टावकारून अश्लीलपणा किंवा परनिंदा ज्यामध्ये आहे अशा गोष्टी ऐकतो बोलतो तोही पापीच समजावा तुकाराम महाराज म्हणतात ज्या भांडखोराच्या तोंडाला दम नसतो जो सारखी बडबड करतो तोही पापीच आहे असे जाणावे केली शिता शुद्धी मूळ आधी ऐसा प्रतापी गहनू सकळ भक्तांचे भूषण जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा राम लक्ष्मणो नेले आनिले चोरुण जोडून या करू उभा सन्मुख समोरू तुका म्हणे जपे वायू स्वतः जाती पापे रामाचे रावणाशी युद्ध होण्यापूर्वीच ज्याने सीतेचा पहिल्यांदा शोध लावला आणि सीतेचा शोध लावला म्हणून रामायणामध्ये ज्याचे मुख्यत्वाने नाव घेतले जाते असा ब्रह्मचारी मारुती महान पराक्रमी असून सर्व भक्तांचे भूषण आहे ज्यांनी पाताळामध्ये जाऊन देवीची अवकळा केली रावणाने राम लक्ष्मणाला पाताळामध्ये चोरून नेले होते त्यावेळी त्यांना ज्याने परत आणले जो प्रभू रामचंद्रासमोर हात जोडून सदैव उभा असतो तुकाराम महाराज म्हणतात अशा मारुतीरायाच्या नावाचा जर जप केला तर सर्व प्रकारची पापे ताबडतोब नष्ट होऊन जातात शरण शरणजी हनुमंता तू जालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर धीरू स्वामी काजी तू सादरू तुका म्हणे रुद्राम अंजनीची या कुमराम हे रामदूता हनुमंता तुला मी पूर्णपणे शरण आलो आहे हे महाशूर मारुते भक्तीचे मार्ग कोणते कोणते आहेत ते मला दाखव कारण तूच खऱ्या अर्थाने खरा खरा भक्त आहेस हे हनुमंता तू शूर आणि धैर्यशाली असून स्वामी कार्यासाठी नेहमीच तत्पर असतोस तुकाराम महाराज म्हणतात हे अंजनीच्या पुत्रा महारुद्रा मला भक्तीचे मार्ग दाखव काम बांधवडी काळ तोडरी तया माझे दंडवतू कपी कुळी हनुमंतू शरीर वज्रायशी कवळी ब्रह्मांड जो पुच्छे रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका ज्याने कामाला कामनेला बंदीखान्यात टाकलेला असून काळाला पायाला बांधले आहे अशा वानरकुळामध्ये जन्माला आलेल्या मारुतीरायाला माझे शतशा दंडवत आणि प्रणाम असोत ज्याचे शरीर वज्रासारखे कठीण आहे आणि जो नुसत्या शेपटीनेच साऱ्या ब्रह्मांडाला वेढू शकतो तुकाराम महाराज म्हणतात की हे रामप्रभूच्या सेवका तुला मी शरण आलो आहे हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोने उड्डाणू केले लंकेचे शोधणू जाळेली लंका धन्य धन्य म्हणे तुका हा हनुमंत फार बलवान आहे कारण याने अतिशय बलाढ्य आणि मदोन्मत जो रावण होता त्या रावणाचे दाढी जाळून टाकली त्या श्रेष्ठ आणि बलवान हनुमंतास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो ज्याने समुद्रावर उड्डाण करून सर्व लंकेचा शोध लावला आणि लंका जाळून शुद्ध केली या हनुमंताने सारी लंका जाळल्यानंतर रावणाच्या मदमत्ताच्या वैभवाचा नाश केला हनुमंताचा हा पराक्रम फारच मोठा आहे तुकाराम महाराज म्हणतात की हनुमंता आम्ही धन्य धन्य म्हणून तुझा गौरव करीत आहोत कुंभव गायिक आवाम पाकी एकी गुफे रावाम ऐशे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे हिरे दगड एक खाणी कैसे विजातिशी पाणी तुका म्हणे श्री एक एकाची पायरी कुंभाराच्या एकाच आल्यामध्ये सर्व प्रकारची मडकी तयार होतात परंतु एक स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते तर दुसरे विष्ठा काढण्यासाठी वापरतात याच न्यायाने प्रारब्धामुळे माणसाचे निरनिराळे प्रकार केलेले आहेत हिरे आणि दगड एकाच खाणीतून जन्माला येतात म्हणजे एकाच खाणीत सापडतात पण हिऱ्यात चमकदार पाणी असल्याने ते वेगळ्या जातीचे ठरतात आणि दगड हे दगडच राहतात तुकाराम महाराज म्हणतात यामुळे एकेकाचे नशीब कसे असते पहा एक हिरा राजाच्या डोक्यावरील मुकटात जाऊन बसतो आणि दुसरा दगड म्हणून कुठेतरी पायरीला जाऊन बसतो मांडी पुऱ्या मुखे सांगू जाणे मातू तोंडी लाळू हात चोडी रिते ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिठे विनू रुची नेदी अन्नो चवी नाही बोलो जाणी अंगी नाही शूरपणो काय ते वचनो जाळावे ते तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळू ते अंगतेच मुळ लतिक्याचे तोंडानं नुसतं मांडे पुऱ्या अशा गोष्टीच जर म्हटल्या तर त्यानं काय साधणार आहे तोंडास फक्त पाणी सुटून जाईल आणि हात मात्र रिकामेच राहतील आणि एकमेकावर चोळले जातील आणि पोटातही काही जाणार नाही असे नुसते बोलणाऱ्या माणसाच्या गोष्टी मिठाशिवाय असणाऱ्या अन्नाप्रमाणे फिके असतात त्या अन्नाला आणि त्या बोलण्याला कसलीच चव नसते तोंडाने खूप बडबड करतो पण अंगी काडीचाही शूरपणा नाही त्याच्या तोंडाची बडबड काय जाळायची आणि त्या बडबडीचा काही उपयोगही होत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे अतिशय आणि फुकटच बडबड करणारे पुष्कळ जण मोठे वाचाळ असतात पण त्यांचे सारे बोलणे सर्व खोटेपणाचे मूळ असते त्या सत्याचा किंवा स्वानुभवाचा अंशही अजिबात आढळून येत नाही न लगे चंदना पुसावा परिमळू वनस्पती मेळो हाकारुणी अंतरीचे धावी स्वभावी बाहेरी धरिताही परी आवरेना सूर्य नाही जागी करीतया जना प्रकाश किरणो कर म्हणू तुका म्हणे मेघ नाचवी मयुरी लपविता खरे येत नाही चंदनाला आपल्या अंगचा सुवास कोणाला सांगावा लागत नाही जंगलामध्ये इतर अनेक वनस्पती असतात त्या वनस्पतीला चंदन सांगायला जात नाही की माझा हा माझा सुवास आहे हा माझा सुवास आहे तो आपोआपच प्रकट होत जातो जे अंतरंगामध्ये म्हणजे आतमध्ये जे आहे ते स्वभावताच बाहेर राहत असते व्यक्त होत असते त्याला आवरून धरले तरी सुद्धा ते आवरत नाही आपले प्रकाश किरण तेजस्वी आहेत असे म्हणून लोकांना सूर्य स्वतःहून कधी उठवायला जात नाही किंवा सांगायलाही जात नाही तुकाराम महाराज म्हणतात मेघ दिसताच मोर जसा आपोआप नाचू लागतो त्यांनाही सांगावे लागत नाही जे खरी आहे ते कधी लपवता येत नाही चंदनाचे हातू पायही चंदनू परिसा नाही हिनो कोणी अंगू दीपा नाही पाटी पोटी अंधकारू सर्वांगे साकरू अवघी गोडू तुका म्हणी तैसा सज्जना पासून पाहता वगुण मिळेची नाम चंदनाच्या लाकडाच्या बनवलेल्या बाहुलीच हात पाय तोंड मूळ सर्व काही चंदनच असतं परिसाची कोणतीही बाजू पाहिली तर ती कधी हीन नसते तो अंतर्बाह्य परिसच असतो दिव्याला मागे पुढे अंधार माहीत नसतो साखर सर्वांगी गोडच असते कुठल्याही बाजूने पाहिली किंवा चाखली तरी तिची गोडी सारखीच असते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सज्जन सर्व बाजूनी सज्जनच असतो त्या सज्जनाच्या अंगी अवगुण म्हणून कधी दिसणार नाही मन करारे प्रसन्नो सर्व सिद्धीचे कारणो मोक्ष अथवा बंधनो सुख समाधानो इच्छाते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांशी मन गुरु आणि शिशु करी आपुलेची दाशू प्रसन्न आप आपण आसू गती अथवा अधोगती साधक वाचक पंडितू श्रोते वक्ते ऐका मातू नाही नाही आनदैव तू तुका म्हणे दुसरे स्वतःचे मन तुम्ही प्रसन्न ठेवा कारण जे साधायचे आहे त्या सर्व सिद्धीचे कारण हे मनच आहे मनच मोक्ष निर्माण करतं आणि मनानेच हा सर्व बंध निर्माण केलेला आहे सुख समाधान किंवा तुमची जी काही इच्छा असेल ते सर्व काही पुरवण्याचं काम हे मन करू शकतं मनापासूनच सर्व काही मिळत असतं दगडाची प्रतिमा किंवा मूर्ती मनानेच स्थापन केलेली आहे तयार केलेली आहे आणि तिची मनोमय पूजा मनानेच केलेली आहे मनानेच सर्व इच्छा पुरवल्या जातात आणि सर्व वासनांची सर्व संकल्पाची माऊली मनच आहे गुरु आणि शिष्य हे दोन्ही मनाचेच प्रकार आहेत मनच स्वतःचे दास्य करते आणि मनच स्वतःवर स्वतःच प्रसन्न असते चांगली किंवा वाईट गती या मनामुळेच प्राप्त होत असते तुकाराम महाराज म्हणतात हे साधकानो पंडितानो वाचकानो आणि श्रोत्यानो वक्त्यानो ही गोष्ट स्पष्टपणे ऐका आणि समजून घ्या ती गोष्ट ही कि या मनासारखे दुसरे दैवत या जगामध्ये कुठेही नाही म्हणून मन हेच दैवत आहे माय बापे जरी सर्पीन बोका त्यांचे संगे सुखा नपवे बाळू चंदनाचा शोळू सोनियाची बेडी सुख नेदी फोडी प्राणनाशी तुका म्हणे नरकी घाली अभिमानू जरी होय ज्ञान गर्वताठा जर मुलाची आई सर्पीन असेल आणि त्याचा बाप जर बोका असेल तर त्यांच्या संगतीमध्ये मुलाला सुख कसे काय मिळणार तो कधीच सुखी होऊ शकणार नाही कारण सर्पी नांदी नाचणार आणि बोका ती पिले खाणार चंदनाचा शूळ असला आणि बेडी सोन्याची असली तरी सुख कसे काय वाटणार चंदनाचा शूळ आपले प्राणघाताचे काम करणारच त्याच्या सुगंधाचा का थंडावापणा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचा काय उपयोग होणार आहे बेडी जरी सोन्याची असली तरी ती बांधूनच घालणार ती नाशच करणार तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे ज्ञानाचा गर्व झाला म्हणजे सुख न होता दुःखाचा नरकच प्राप्त होतो शिकल्या बोलाचे सांगतील वादू अनुभव भेद नाही कोणा पंडित हे ज्ञानी करीतील कथा न मिळती अर्था निज सुखा तुका म्हणे जैसी साठी ग्वाही देतील हे नाही ठावी वस्तू पाठांतर केलेल्या शास्त्रांची दृष्टी पोपटपंची करून वाद घालणे सोपे असते तसे करणारे पुष्कळजण भेटतील पण अनुभवाचे ज्ञान मात्र त्यांच्यापाशी असत नाही ज्ञानी पंडित आपल्या विद्वत्तेवर कथा रंगून रंगून सांगतील डोळ्यामध्ये आसवे उभा करून सांगतील पण त्यामधील मुख्य बोधापासून मिळणारे निजसुख आत्मसुख त्यांना मिळत नाही कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव नसताना केवळ लाचलुचपतीचा पैसा घेऊन खोटी साक्ष देणाऱ्या माणसाप्रमाणे हे सर्व आहे म्हणून स्वानुभवाशिवाय ब्रह्मज्ञानाच्या गप्पा व्यर्थ आहेत प्रारब्ध क्रिय मानू भक्ता संचितो नाही जाणू अवघा देवची जाला पाही भरोनिया अंतर्बाही सत्वरजतम बाधा नवे भक्ताशी कदा खाय बोली करी अवघा त्यांच्या अंगी हरी देव भक्तपणू तुका म्हणे नाही भिन्नू जे ईश्वराचे भक्त आहेत त्या ईश्वराच्या भक्ताला पूर्वजन्मीचे कर्म प्रारब्ध जे भोगायचे साठलेले असते ते कर्म कधीही बाधत नाही किंवा संचित क्रियमान हे सर्व कर्मभोग काहीही नसतात ते सर्व नाहीसे होऊन जातात हा भक्त सर्व बाजूनी देवच बनून राहिलेला असतो त्याच्यामध्ये अंतर्बाह्य फक्त देवत्वच भरलेलं असतं तसेच या हरिभक्तांना सत्व रज आणि तम या तीन गुणांची बाधा सुद्धा कधी होत नाही प्रत्यक्ष श्रीहरी या भक्तांच्या बरोबर खातो बोलतो कामे करतो सर्व कर्मे देव बरोबर करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे देव आणि भक्त भिन्न नसून ते अभिन्न आहेत ते एकच आहेत शास्त्रांचे जे सारो वेदांची जो मूर्ती तो माझा सांगाती प्राणसखा म्हणवणी नाही अनेकांचा पांगू सर्व जाले सांगो नामे काम सगुण निर्गुण जयाची ही अंगी तोची आम्हा संगे क्रीडा करी तुका म्हणी आम्ही विधीचे जनिते स्वयंभू ते केले नहो सर्व शास्त्रांचे सार असणारे जे वेद त्यांची मूर्तीच माझा जीवलग असा प्राणसखा मित्र आहे म्हणूनच मला दुसऱ्या कुणाच्याही संगतीची गरज वाटत नाही याच्या एका नामस्मरणाने सर्व माझे मनोरथ पूर्ण होऊन गेलेले आहेत सगुण आणि निर्गुण ही ज्याची दोन प्रमुख अंगे आहेत तोच आमच्या बरोबर क्रीडा करीत असतो सदैव खेळत असतो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे बाप आहोत आम्हीच त्याला निर्माण केलेले आहे त्याने आम्हास केलेले नाही आम्ही स्वतःहूनच निर्माण झालो कुणीतरी आम्हास आयते बनवलेले आहे असे नाही तर आम्ही स्वयंभू आहोत ऐका महिमा आवडीची गोरे खाय बिल्लीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अष्टमा सिद्धीला न मनी क्षीरो सागराला पव्हे सुदाम देवाची फके मारी कोरडेचू न म्हणे उच्चिष्टू अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे या ठिकाणी भक्तीचा महिमा कसा असतो हे सांगतात या रामाने शबरीच्या प्रेमापोटी तिची उष्टी बोरे वनवासात असताना मोठ्या प्रेमाने खाल्ली हा ईश्वर भक्तिप्रेमाचा मोठा भुकेलेला आहे त्याच्या घरी फक्त या प्रेमाचाच दुष्काळ आहे त्याला खरे म्हणजे आजही सिद्धी आणि क्षीरसागर यांचा लाभ असताना सुद्धा तो त्यांना मानित नाही दारिद्र्यात जगणारा जो सुदामा जो श्रीकृष्णाचा मित्र त्याचे पोहे खाण्यासाठी हा लोभावलेला असतो घरी दुधाचा समुद्र असून सुद्धा ते पोहे कोरडेच बसका मारीत तो खात राहतो आणि त्यामध्ये त्याला मोठा आनंद वाटतो या प्रेमाच्या पोटी तो वस्तू उष्टी आहे की थोडी आहे हे सुद्धा कधी पाहत नाही कोणी तुझा सांगू केला अंगीकारू निश्चिती त्वा थोर मानिली कोणी ऐसा तुझ उपदेश केला नको या विठ्ठला शरण जाऊ तेव्हा तुझ कोण घालील पाठीशी घाशील भूमिशी वदनयम कारी नागवशी आयुष्य खातो काळू दिस बळ क्षीण होते तुका म्हणे याशी सांगा कोणी तरी विसरला हरी माय बापू अरे तू एवढ्या निश्चितपणाने वागू लागला आहेस म्हणजे तुझा कुणी काही स्वीकार केला आहे काय या विठ्ठलाला शरण जाऊ नये असा तुला कोणी उपदेश केला आहे का रे जेव्हा यम पाठीशी लागेल आणि तुझे तोंड भूमीला लागेल तेव्हा तुझी बाजू कोण सांभाळणार आहे उगीच तू स्वतःचे आयुष्य का फुकट घालवतोयस आणि का नागावला जातोयस का फसतोयस हा काळ आयुष्य घालवीत बसला आहे दिवसेंदिवस तुझं बळ सुद्धा तुझी सर्व शक्ती क्षीण होत चाललेली आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे याला कुणीतरी सांगा रे कारण हा मायबाप असा जो श्रीहरी त्यास हा विसरून गेलेला आहे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि काते डोळा न पाहावी साधुनी भुजंगो धरितील हाती अनिके कापती देखोनिया असा साध्य करिता सायासू कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासाने किंवा साधनेने एवढी मोठी तयारी होते की दुसऱ्यांना डोळ्यांनी पाहणार नाही काही लोक भयानक असे वचनागाचे विष सुद्धा थोडे थोडे खात खात अभ्यासाने ते विष सुद्धा पचवू लागतात म्हणजे तोळा तोळा विष सुद्धा ते खाऊ शकतात त्याप्रमाणेच दुसऱ्यांना पाहताच थरकाप उडून जाईल असे भयानक आणि विषारी असणारे सर्प सुद्धा हे लोक अंगावर धारण करू शकतात तुकाराम महाराज म्हणतात जर प्रयत्न केला तर सर्व काही साध्य होते असाध्य म्हणजे जे साधायला कठीण असते ते सुद्धा प्रयत्न आणि अभ्यासाने सहज साध्य होऊ शकते म्हणून अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहे आमचे गोसावी आया चित्तवृत्ती करवी शिष्या हाती उपदेशो दगडाची नावू आधीच ते जडू ते काय दगड तारू जाणे तुका म्हणे वेशो विटंबिला त्यानी सोंग संपादने करीतो परे आमची व्रती न मागण्याची आहे म्हणजे आयाचीच आहे गोसाव्यासारखी आहे कुणी न मागता काही दिले तरच आम्ही ते घेतो अशा शिष्याकडून सर्वांना सांगून काही गुरु दक्षिणा आणि शिदा सामग्री जमा करतात अशा वर्तनाचा काय उपयोग आहे दगड आधीच जड असतो आणि त्या दगडाचीच नाव तयार केली तर ती दुसऱ्या दगडास कशी काय तारणार तुकाराम महाराज म्हणतात अशा साधू संतांनी जे अशा सोंग संपादनाचे प्रकार केलेले आहेत त्यामुळे त्यांनी साधुत्वाचे वेश विटाळून टाकलेले आहेत त्या पोशाखाशीच त्यांनी विटंबना केलेली आहे मृग जळा कायू करावा उतारू वया पार पहिलं थडी खापराचे होनो खेळती लेकुरे कोण त्या व्यवहारे लाभहानी मंगळदायक करीती कुमारी काय त्यांची खरी सोयरिक स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही जागृती तो नाही साच भाव सारी जाली मेली लटके वचनो बद्ध मुक्त तुका म्हणे ज्या ठिकाणी नदी दिसते पण ती नदीच मुळात मृगजळाची आहे आणि ती मृगजळाची नदी दुथडी भरून वाहत आहे मग तिचा उतार कसला करणार कारण त्यात मुळात पाणीच नाही तोच मुळात आभास आहे पलीकडच्या तीरावर जाण्याची सोय करण्याची या ठिकाणी काही जरुरीच नाही लहान मुले खापराच्या तुकड्यांची नाणी घेऊन व्यापाराचा खेळ खेळतात त्यांच्या व्यवहारामध्ये किंवा व्यापारामध्ये नफा तोटा कसला आलाय मुलं आपापसात बाहुली बाहुल्या सण बाहुला बाहुलीचे लग्न लावतात पण ती त्यांची सोयरी काही खरी असते स्वप्नामध्ये सुख आणि दुःख जर झाले तरी जागेपणी त्याचा भाव खरा नसतो त्याचप्रमाणे सर्व जगामध्ये सारी जन्मास आली आणि मेली हे वचन खरे नाही आपण बद्ध किंवा मुक्त असे म्हणणे सुद्धा व्यर्थ आहे कारण असे म्हणणे हाच मुळात शीन आहे किंवा स्वतः त्रास करून घेणे आहे म्हणजे जे मुळात झालेच नाही त्याविषयी व्यर्थ शोक करण्यासारखे आहे माझे म्हणता याला कारे नाही लाजू कन्यापुत्र बाजो धनवितू कोणी सोडविना काळाचे हातीचे हे काविने साचे नारायणा तुका म्हणे किती सांगावे चांडाळा नेने जीवकळा कोण्या जितू माणूस नेहमी माझं माझं म्हणत राहतो हे माझं ते माझं पण याला लाज कशी वाटत नाही माझी कन्या माझा पुत्र माझी बायको माझे धन माझी संपत्ती असे तो सातत्यानं म्हणत राहतो याची सुद्धा त्याला लाज वाटत नाही प्रत्यक्ष यम येऊन दारात उभा राहिला की मग एका परमेश्वराशिवाय याला त्याच्या हातून कोणीही सोडवू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात या चांदळास मी किती म्हणून सांगावी जीवनाचे रहस्य हा कसा काय समजून घेत नाही कसा तरी जगून राहतो एवढेच हा फक्त जिवंत असतो याला जीवनाचं रहस्य काहीच माहीत नाही आंधळ्याशी जणू अवघेची आंधळे आपणाशी डोळे दृष्टी नाही रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्नू तोंडाशी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे आंधळ्या माणसाला हे सर्व जगच आंधळ आहे असं वाटत राहतं कारण त्याला स्वतःलाच डोळे नसतात आणि दृष्टी नसते रोगी माणसाला कितीही चांगलं मिष्टान्न वाढलं तरी त्याच्या तोंडाला चव नसल्यामुळे ते त्याला कडू लागतं विषासारखं वाटतं त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात स्वतः शुद्ध भावाचा नाही त्याला सर्व त्रिभुवन सुद्धा खोट वाटत राहत छळी विष्णुदासा कोणी त्याची अमंगळ वाणी येऊन द्यावा समोरू अभागी तो दुराचारू ना आवडे हरिकथा याची व्यभिचारीन माता तुका म्हणे याती भ्रष्टतयाची ते मते जो परमेश्वराचा भक्त आहे विष्णुदास आहे त्याचा जो छळ करतो त्याची वाणी अमंगल आहे असे समजावी तो अभागी आणि दुराचारी समजून त्याला समोर सुद्धा कधी येऊ देऊ नये ज्याला हरिकथा आवडत नाहीत त्याची आई व्यभिचारणी समजावी तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाची जात भ्रष्ट झालेली असते त्याची बुद्धी खोटीच असते बोलविषयी तैसे आणि अनुभवा नाही तरी देवा विटंबना मिठे विन काय करावे मिष्टान्नू शवजीवे विनो संगारिले संपादनी विनो विटंबिले सोंगू गुणे विन चांग रूपहीनू कन्यापुत्रे विनो कन्यापुत्रे विनो मंगळदायके वेचले हे पिके द्रव्य तरी तुका म्हणितेशी होते मजपरी न देखे अंतरी प्रेम भाऊ हे परमेश्वरा माझ्या तोंडातून माझ्या वाणीतून जे तुम्ही वजवून घेता जे बोलवता तसाच मला अनुभव द्या नाहीतर सर्वत्र विटंबना होऊन जाईल मिष्टान्न किंवा पक्वान जरी झाले तरी मिठाशिवाय त्याची गोडी नसते जीव नसलेले शरीर श्रंगारून त्याचा काय उपयोग आहे जर बतावणी नीट झाली नाही तर सर्व सोंग व्यर्थ जाते चांगले जर गुण नसतील तर चांगल्या रूपास काय करायचं आहे अगणित द्रव्य खर्च केले आणि बाहुला बाहुलीचे लग्न लावून दिले त्याचा काही उपयोग होणार आहे का कारण या लग्नामध्ये खरी कन्या किंवा खरा पुत्र यापैकी कोणीच नसते तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा काही अनुभव तुम्ही मला दिला नाही तर माझी ही अवस्था अशीच होईल म्हणून मला अनुभव द्या